अध्याय दोनशे एकविसावा अहिंसादी सदाचार युधिष्ठिर म्हणाला पितामह दमयुक्त पुरुषापासून कोणालाही भीती नसते असे आता आपण सांगितले यावरून हिंसा करू नये असे सिद्ध होते पण व्रतनिष्ठ ब्राह्मण विधिवाक्यांमध्ये सांगितलेली फळे मिळावी यासाठी यज्ञ करतात आणि त्यातील अवशिष्ट हवीरद्रव्य भक्षण करतात <coughs> तेव्हा हे कसे कारण यज्ञामध्ये हिंसा असावयाचीच भीष्म म्हणाले बा युधिष्ठिरा वेद प्रतिपादित व वेदामध्ये न प्रतिपादन केलेली अशी दोन प्रकारची जी विधिवाक्य आहेत त्यापैकी वेदाहून अन्य ग्रंथात अर्थात तंत्रादिकात असलेली जी विधिवाक्ये त्यामध्ये सांगितलेली हिंसादी कर्मे करणारे लोक स्वच्छंदाचारी बनून अभक्षभक्षण वगैरे करतात आणि तेणेकरून करून पतित होतात पण वेद प्रतिपादित अशा विधीमध्ये सांगितलेली कर्मे करून अवशिष्ट होमद्रव्य भक्षण करणारे पुरुष फलाविषयी इच्छा करणारे होत ते स्वर्गाला गेले तरी त्याला मृत्यूलोक यावे लागते युधिष्ठिर म्हणाला महाराज आज्ञलोक उपवासाला तप असे म्हणत असतात तेव्हा उपवास हेच तप आहे का ते दुसरे काही आहे भीष्म म्हणाले महिना पंधरा दिवस उपवास करणे यालाच लोक तप असे म्हणत असतात पण तसे केल्याने आत्मविद्येच्या अभ्यासामध्ये विघ्न उत्पन्न होते म्हणूनच सत्पुरुष हे या उपवासाला तप असे मानित नाही प्राण्यांना भीतीकारक अशा कर्मांचा त्याग करणे व त्यांना संतुष्ट ठेवणे हेच आत्मविद्योपयोगी असे उत्कृष्ट तप होय हे भरतकुलोत्पन्ना धर्माचरणाची इच्छा असलेल्या गृहस्थाश्रमी ब्राह्मणानेही सदैव उपवास करावे ब्रह्मचर्याने राहावे मननशील बनावे देवतांची उपासना करावी निद्रेचा त्याग करावा मांसभक्षण करू नये सदैव शुचिर्भूत राहावे गृहातील सर्व लोकांचे भोजन झाल्यानंतर भोजन करावे देवता आणि अतिथी यांचे पूजन करावे देव पितर व अतिथी यांना अर्पण करून अवशिष्ट राहील तेच अन्न भक्षण करावे सदैव श्रद्धालू असावे देव ब्राह्मणांविषयी आदर ठेवावा आणि अतिथी सत्कार करण्याविषयी तत्पर असावे युधिष्ठिर म्हणाला कोणत्या प्रकारे वागले असता मनुष्य सदैव उपवासी होतो तसेच कोणत्या आचरणाने तो सदैव ब्रह्मचारी राहतो कशा प्रकारचे आचरण ठेवले असता विघसाशी होतो आणि काय केले असतं तो अतिथी व्रत बनतो भीष्म म्हणाले एकदा सकाळी एकदा संध्याकाळी भोजन करावे त्या वाचून मध्ये भोजन करू नये असे करणारा पुरुष सदैव उपवासी होय ऋतुकाली स्त्री घसमागम करणारा ब्राह्मण ब्रह्मचारी होय जो पुरुष सदैव सत्यवक्ता आणि ज्ञाननिष्ठ असून देवता व पितर यांचे अर्चन करून अवशिष्ट राहिलेल्या मासांवाचून इतर मांसभक्षण करीत नाही तोही मांसभक्षण न करणारा होय नेहमी दान करणारा व शुचिरभूत असणारा जो पुरुष दिवसास झोप घेत नाही तो जागरण करणाराच होय युधिष्ठिरा भृत्य व अतिथी यांचे भोजन झाल्यानंतर जो अन्नग्रहण करतो तो केवळ अमृतच भक्षण करतो असे समज जो ब्राह्मण त्यांचे भोजन वाचून केव्हाही अन्नग्रहण करीत नाही त्याला त्याच्या त्या आचरणाने स्वर्गप्राप्ती होते देव पितर अतिथी आणि पोष्यवर्ग यांना देऊन अवशिष्ट राहिलेले अन्न म्हणजे विघस भक्षण करणारा जो पुरुष त्याला विघसाशी असे म्हणतात अशा लोकांना चिरकाल सद्गतीची प्राप्ती होते व त्यांच्या गृहामध्ये ब्रह्मदेवासह सर्वदेव आणि अप्सरा येऊन वास्तव्य करीत असतात जे लोक देवता व पितर यांचे आराधन करून अवशिष्ट राहिलेले अन्न भक्षण करतात ते इहलोकी पुत्रपौत्रादी संततीसह आनंदाने राहतात व शेवटी त्यांना सद्गतीची प्राप्ती होते ओम तत्सत